हे अनादि अनंत तू निर्गुण निराकार असून जीवाचा उद्धार करण्याकरता तुला साकार व्हावे लागले आणि म्हणूनच मुमुक्ष जीवाला संसार रूपी समुद्र तरुण पार जाण्याला तुझ्या रूपी नावाचे सुगम मिळाले तर हे जीवा केशवाचे स्वना वाचून हे नाशवंत सरी समवत आहे माझ्या पांडुरंगाचे स्वरूप कसे आहे ते ऐक

र मेर हा नरम तारा हे तुड़ हारा

Param